गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज भक्त या कोटीचा विचार करणार आहोत भक्त त्याला म्हणतात जो देवापासून विभक्त नाही पाच देवांचे पाच भक्तांचे प्रकार आहेत म्हणजे श्री गणेशाचे भक्त म्हणजे गाणपत्य भक्त शक्तीची पूजा करणारे शाक्त सूर्याचे पूजक सौर भक्त शंकराचे शैव आणि श्री विष्णू भगवंताचे वैष्णव तसे अनेक प्रकारचे देवांचे भक्त आहेत त्यातील बहुतेक संसाराचे भक्त असतात पण या ठिकाणी आपण आज फक्त वैष्णव भक्तांचे प्रकार पाहणार आहोत जोपर्यंत सर्वांची नाती तोडून भगवंताशी नाते जोडले नाही तोपर्यंत भक्त भगवत भक्त फक्त भक्त होऊ शकत नाही कबीरजी म्हणतात जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय नाता तोडे हरी भजे भक्त कहा विसरे तुकाराम महाराज म्हणतात देवाचा भक्त तो देवाशीच गोड आणि काशी चाळ नाही त्याची हा नाती या शब्दाचा अर्थ आहे ना ती जी आपली नाहीत ती नाती शरीर आहे तोपर्यंत नातेवाईकांचा संबंध असतो एकदा शरीर संपले की नाते संपुष्टात येतात पण देवाचा संबंध हा जीवाशी म्हणून याला जीवलग असे म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगे ए व पांडुरंगे जीवाचे जीवले ए व पांडुरंगे हो अनादिकाळापासून याचा आणि आपला संबंध आहे आणि हा संबंध ओळखणे याचे जाऊ याचेच नाव ज्ञान तर बघा एका शेठची बायको होती आणि ती तीर्थयात्रेला निघाली आणि त्यांची जुन्या चालीची जी ॲम्बेसिडर गाडीला असते ना ती होती आणि त्या गाडीमध्ये चालवणारा धरून अशी पाच सहा माणसं बसतात आणि तिने काय केलं की जवळचेच जे नाते नातेवाईक आणि श्रीमंत जेव्हा त्या म्हणजे जसं त्याची मोठी मुलगी बहीण जाऊबाई मैत्रीण त्यांना अगोदरच सांगून ठेवले होते आणि मग त्या येतानीच भारी भारी बॅग घेऊन आल्या आणि सर्वजणी गाडीमध्ये बसले गाडी सुरू होण्याच्या तयारीत असतानाच आणि नेमकीच त्यांची वेनबाई पण यात्रेच्या तयारीने राहिली आता त्या शेठची बायको ची लहान मुलगी त्या मुलाला दिली होती त्याच्यामुळं मग ती आपल्याला काही नाही म्हणणार नाही असं ते बेनबाईला वाटलं कारण त्यांचं नुकतंच लग्न त्या झालेलं होतं मग नेमका आता विषय असा झाला का ते शेठची बायकोला का माता यांच्यामधून नेमकं कॅन्सल कोणाला करायचं मग तिनं असं डोकं लावलं का बा ती ड्रायव्हरला म्हणली का बा ड्रायव्हर साहेब तुम्ही खाली उतरा आणि वहिनीला बसून मग याचा सिद्धांत असा हा ड्रायव्हर उतरला तर गाडी पुढे जाईल का पण आणि बाजूला काढून बाकीच्या नातेवाईकांना ठेवले तर जीवाची गाडी कधीच पुढे जाणार नाही तात्पर्य असं का सर्वांचा मनातून त्याग करा देवाशी नाते जोडा म्हणजे भक्त व्हा गीतेमध्ये भक्तांचे चार प्रकार सांगितलेले आहेत एक प्रकारे अर्थ म्हणजे म्हणजे संकटात देवाची आठवण करणारा म्हणजे उदाहरणार्थ द्रौपदी संकटामध्ये भगवान श्रीकृष्णाचे लहाक मारली आणि दुसरा आहे अर्थार्थी म्हणजे जसं विवेक्षण सुदामा म्हणजे धनाकरता देवाची उपासना करणार गरीब धनाकरता तिसरा आहे जो देव जाणण्याकरता देवाचा भक्त असणारा म्हणजे जनक राजा म्हणजे जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी म्हणजे देवाला जाणून म्हणजे माहिती हा देवी मग असं दे देवाची त्या ज्ञान झाल्यानंतरही भक्ती करणार म्हणजे हनुमंत म्हणजे असे चार प्रकार सांगितलेले गीतेत म्हटलंय चतुर्विधम ते इमाम जना सुकृत्यम अनुर्जना आर्तो जिज्ञासुरार्थी ज्ञानीच भर शर्भा माऊलींची भाषेत तो पहिला आर्तो म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जाणजे ज्ञानी या चौथा देव म्हणतात यापैकी मी ज्यांना आवडतो ते तीन भक्त आहेत पण मला आवडणारा फक्त ज्ञानी भक्त होय या याला मरकट न्याय किंवा मार्जाई न्याय म्हणतात असंही माकडणीच्या पिलाला तिला पकडावं लागते मात्र मांजरीन स्वतःच्या दातांनी पिला तिकडे तिकडे घेऊन जाते पण मला मात्र सर्वांना सांभाळावे लागते असे देव म्हणतात माऊली म्हणतात म्हणून आपुल्याला हिताचेनी लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीच करी वालभे ऐसा ज्ञानयो एको माऊले म्हणतात ज्ञानी भक्त म्हणजे माझे चैतन्यचे म्हणतात एरवी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो एकनाथी भागवतामध्ये भक्तांचे तीन प्रकार सांगितलेले आहेत एक उत्तम मध्यम आणि प्राकृत तर सर्व भूतेषु या पश्यत भगवत भाव मात्मन भूतानी भगवत्याज्ञे भागवत उत्तम म्हणजे सर्व भूतांमध्ये परमात्म्यास पाहणे याला उत्तम भक्त म्हणतात पुढे म्हणतात ईश्वरे तदधीनेषु बालिवेषु द्विश्च सूच प्रेम मैत्री कृपापेक्षो या करोती सहा मध्यम हा भक्त ईश्वराचा उत्तम त्याच्या भक्तांना मध्यम इतरांना अधम समजतो पुढे म्हणतात आचार्यामेव हरे पूजा या श्रद्धये हते न तद्भक्तेषु चान्येषु स भक्त प्राकृता स्मृत हा भक्त फक्त पाषाण व प्रतिमेस देव समजतो देव भक्तांना नमन करत नाही मग इतरांना इतरांचे काय चाल म्हणजे भक्त देवास किती आवडतात खरं पाहता भक्तांशिवाय देवास कोणीच विशेष आवडत नाही तुकाराम महाराज म्हणतात भक्ता होणे देवा आवडते काही त्रिभुवने नाही आन तुझे तुकाराम महाराज पुढे म्हणतात नावडे वैकुंठ शिराचा सागर धरोने अंतर राही दासा देवाला स्वतःचे उत्तम घर वैकुंठ आवडत नाही अथवा सासूरवाडी आवडत नाही किंवा देव सांगतात मला माझा पुत्र ब्रह्मदेव शंकर मामा भाऊ बळीराम माझी पत्नी लक्ष्मी मला एवढी आवडत नाही जेवढे मला भक्त आवडतात किंवा माझा आत्माही मला त्यांचे एवढा आवडत नाही भागवतात म्हणतात न तथा मी प्रियतम आत्मयोनी सहन शंकर हा न संकर्षण न श्री नैव आत्माच यथा भवान तुकाराम महाराज म्हणतात देवभक्त जीवागुणी आवडती सकळ ही प्रीती त्याची ठाई देवाने आपली पत्नी पायाजवळ ठेवली पुत्र ब्रह्मदेव नाभीजवळ ठेवले भक्त जे आहे ते छातीजवळ ठेवले मात्र भक्तांच्या चपला डोक्यावर वाहिले तुकाराम महाराज म्हणतात सत्यभामा दान करी उजरू नाही अंगीकारी सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका देवदुरोहर सांगतात अहम भक्त पराधीन यम स्वतंत्र एव द्विज साधुर्भिग्रस्त हृदयो भक्तेर भक्त जनप्रिय म्हणतात मी भक्तांच्या अधीन असतो मी स्वतंत्र नाहीये साधूंनी तर माझे हृदयच ग्रासून ठेवलेले यापुढे सांगतात माझे भक्त मला आवडतात पण भक्तांचे भक्त मला फार आवडतात म्हणतात ये मे भक्त जनहा पार्थ न मे भक्ताश्च ते जनहा मदभक्तानांच ये भक्तास्ते मे तमा मतहा माऊलींच्या भाषेत तेही प्राणापरवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती अशा भक्तांची लक्षणे कोणती गीतेच्या बाराव्या अध्यायात ही सर्व लक्षणे आठ श्लोकामध्ये दिलेली याला भक्ताष्टक म्हणतात आणि हे साधकांनी कठस्थ करावा अर्थात अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करून एवच निर्ममो निरहंकार समदुःख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा मयर् मयर मयर्पित मनोर्बुद्धिर्यो मदभक्त स मे प्रिय यस्वान्नो द्विजते लोको लोकोन्नो द्विजतेच्छय हर्षां भयोर्वेगैर्मुक्तो स स च मे प्रियः अनपेक्षा सुचिर्दक्षा उदासीनो गतम व्यथा सर्वरंभ परित्यागी यो मदभक्त सामे प्रिया यो न दृश्यन्ती न दृष्टी न च शोचती न कांक्षती शिवा शुभ परित्यागी भक्तिमान स या स मे प्रिय समाशत्रो च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग विवर्जित तुल्य निंदार संतुष्टो एन केन चित अनेकेत स्थिरा मतिर्भक्तिर्मान्येन प्रियो नर ए पर्युपासते धर्मामृतमिदं यथोक्तपर्युपासते परमा भक्तास्ते इति मे प्रिया या ठिकाणी अर्थ व माऊलींच्या ओळ्या देत नाही कारण त्या मुळात पाहाव्या लागतात देव सांगतात तपश्चर्या करणाऱ्यांपेक्षा मला ज्ञानी आवडतो ज्ञानापेक्षा योगी आवडतो आणि योगापेक्षा भक्त आवडतो याचा अर्थ असा तपी ज्ञानी आणि योगी यांच्यापेक्षा भक्त श्रेष्ठ आहे गीतेत म्हणतात तपस्वीभ्योधिको योगी भोपी मतोधिक कर्म भिको योगी तस्माद्योगी भव अर्जुन योगिनामपि सर्वेषां मत् मद्भक्ततेनानन्तरात्मनः श्रद्धा वा भजन्ते यो मां स मे युक्ततमो मतः अवयोगेपेक्षा भक्त हे श्रेष्ठ कशी अरे दृष्टांत पहा एकदा गोरक्षनाथ व कबीर एकत्र भेटले गोरक्षनाथ आणि योगी व कबीर हे भक्त गोरक्षनाथ म्हणाले आम्ही योगी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहोत भक्त वादात पडत नाही कबीर बोलले आपण श्रेष्ठच आहात गोरक्षनाथांना पर नाथांना परीक्षा हवी होती गोरक्षनाथ म्हणाले आपण परीक्षाच घेऊ हट्ट धरला कबीर म्हणाले काही हरकत नाही दोघे समुद्री काठी आले व गोरक्षनाथ म्हणाले मी समुद्रात गुप्त होतो आपण शोधून काढावे गोरक्षनाथ समुद्रात मासा झाले मात्र कबीरांना त्यांना ओळखले पकडून बाहेर काढले नंतर कबीर महाराज समुद्रात गुप्त झाले गोरक्षनाथांनी सर्व समुद्र पालथागातला पण कबीर काही मिळाले नाही शेवटी गोरक्षनाथांनी शरणगती पत्करली व प्रगट होण्यास सांगितले कब कबीर महाराज प्रगट झाले गोरक्षनाथ म्हणाले मी हरलो हे समजले योगापेक्षा भक्त श्रेष्ठ आहे आपण कोण झाला होता कुठे होता कबीराने सांगितले मी समुद्रात पाणी झालो होतो पाण्यात पाणी कसे ओळखणार असा आहे भक्तांचा श्रेष्ठपणा म्हणूनच परमात्मा त्यांच्या घरी सर्व कामे करतो असे भक्तांची या घरी काम न सांगता करी तुकोबारायांच्या या प्रमाणापेक्षा प्रमाण दुसरे महत्वाचे वाटते म्हणजे भक्त घरी नसेल तर कदाचित घरी गोंधळ असण्याची शक्यता असते म्हणून त्यांच्या समागमात देव म्हणजे श्रीहरी असतात भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा कामारी होतो तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होवनिया भक्त देव आणि जन भक्त परत देवामध्ये विषमताई आणि भक्तामध्ये समताई भक्त स्वाभिमानी असतात अभमा अभिमानी नसतात भक्त चिंतन करतात चिंता नाही करेल देव मारतात आणि भक्त मार खातात भक्त संपन्न कदाचित नसतील पण समाधी मात्र समाधानी मात्र असतात भक्त हे लीन असतात दीन नसतात असे भक्त आणि या भक्तांचा महिमा आपण पाहिला आणि आज या ठिकाणी ही कोटी आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय